श्रीराम समर्थ पंचिका पाचवी समास तिसरा निरूपण कल्पना ही एक अशी उपाधी आहे की तिने आत्म्याला अब्रह्मत्व आणले तिचे निरसन होण्यासाठी पुढील निरूपण ऐका ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे हे लक्षण आत्म्याला कसे लागू होते या शंकेचे श्रुती युक्ती आणि अनुभवाने समाधान आता करण्यात येत आहे चित म्हणजे ज्ञानाने ओतप्रोत असे अथवा अखंड दाटून असलेले ज्ञान म्हणजे चितघन आत्मा स्वयंप्रकाशी आहे त्याच्या ठिकाणच्या ब्रह्माच्या चितघन या लक्षणाची ओळख स्वानुभवाने जाणून घ्यावी शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय भिन्न भिन्न असले तरी त्यांचे ज्ञान मात्र एकाच प्रकारचे आहे ज्याला शब्दब्रह्म ज्याला शब्दज्ञान होते त्यालाच स्पर्शाचेही ज्ञान होते रूप रस यांची ओळखही एकाच ज्ञानाने होते ज्ञान हे एकाच प्रकारचे असून विषयभेदामुळे ते भिन्न भिन्न असे वाटते पण ज्ञानाची विषयभेदानुरूप विभागणे होऊ शकत नाही पाणी एकच असते ते मुळात मधुर असते पण उपाधीमुळे ते तीक्ष्ण खारट असे वाटते त्याप्रमाणे ज्ञान वस्तुत एकच आहे शब्द स्पर्श इत्यादी उपाधी भेदांचा त्याग करून त्याच्यातील कळण्याचा फक्त स्वीकार करावा म्हणजे ज्ञान स्वभावता एकरूपच कसे आहे याची ओळख पटते जागृतीचे जेवढे म्हणून व्यापार आहेत ते अनंत असले तरी या पाचच प्रकारात त्याची गणना येते ते पाच प्रकार म्हणजे एक रूप असे ज्ञानच होत याखेरीज दुसरे काही नाही संपूर्ण जागृतीचे ज्ञान एकरूपच आहे हे जाणून घे मग तेच ज्ञान स्वप्न अवस्थेमध्ये सुद्धा कसे प्रकाशमान असते जाणवते हे समजून घे स्वप्नावस्थेमध्येही शब्द स्पर्श इत्यादीचाच जागृतीप्रमाणे अनुभव येतो मग जागृतीप्रमाणे ज्ञान तेच असते जागृतीच्या अवस्थेमध्ये ज्या विषयांचा अनुभव घेतला त्यांचाच अनुभव स्वप्नामध्येही येतो असे असताना स्वप्न जागृती असे भेद का बरे केले जागृतीत जे विषय असतात ते पुष्कळ काळपर्यंत तशाच दिसतात त्यांना स्थैर्य आहे स्वप्नातील विषय मात्र दिसतात आणि त्याच क्षणाला हरपून जातात त्यांना स्थैर्य नसते जागृतीत विषयांना थोडेफार स्थैर्य असते स्वप्नावस्थेत मात्र ते स्थैर्य दिसत नाही म्हणून या दोन अवस्थांमध्ये भेद आहेत या दोन्ही अवस्था भिन्न भिन्न दिसल्या तरी दोन्ही अवस्थांमध्ये चितती आणि म्हणजे जाणीव एकच आहे या दोन्ही अवस्था जाणण्याचे काम जी चितीच करते ती स्वयंप्रभा आहे म्हणजे ती अवस्थाना प्रकाशित करते मात्र तिला कोणी प्रकाशित करत नाही याच जाणीवेच्या रूपातील ज्ञानाचे सुषुप्तीच्या अवस्थेतील अज्ञान आणि सुख यांचा अनुभव घेता येतो सुषुप्तीत ती काही जाणत नाही असे म्हणाल तर सुषुप्तीनंतर जागृती आल्यावर त्या सुखाची आठवण झाली नसती म्हणजे सुषुप्ती काळीही त्या सामान्य चितीच्या म्हणजे जाणीवेच्या द्वारे जाणणे असतेच सुषुप्तीच्या अवस्थेत हे ज्ञान मनाच्या माध्यमाशिवाय स्वतःच्या सर्वज्ञपणाच्या बळाने सुखाला जाणते जागृती काळी आपल्या अज्ञानाचे स्मरण होणे हेच ज्ञान होय ज्याला स्वप्न जागृती या अवस्था कळल्या त्यालाच सुषुप्ती अवस्थेचेही ज्ञान होते अशा तऱ्हेने जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये होणारे ज्ञान एकरूपच असते कालचे ज्ञान क्षज शिळे झाले असा प्रकार नसतो ज्याने दिवसाचा अनुभव घेता येतो त्यानेच रात्रीचेही ज्ञान होते तिन्ही अवस्थांना जाणणारे हे ज्ञान एकरूपच असते रविवारचे ज्ञान गेले आता सोमवारचे नवे ज्ञान आले अशी कल्पना करता येत नाही सगळे इथून तिथून एकच ज्ञान असते शुक्ल पक्ष शुक्ल कृष्ण पक्ष दोन्ही एकाच ज्ञानाने कळतात महिना ऋतू दक्षिणायन उत्तरायण हे सर्व जाणणारे ज्ञान एकच असते संवत्सर कोणते आहे कपिलाष्ठी योग केव्हा आहे कोणते युग चालू आहे कोणते महायुग चालू आहे कल्पांत महाकल्पांत म्हणजे काय हे सर्व एकाच ज्ञानाने जाणले जाते एका पिंडात म्हणजे शरीरात जी जाणीव असते तीच अपूर्व जाणीव दुसऱ्या देहात सुद्धा उमटते विश्वातील अनंत देहांचा समुदाय या सर्वांना एकच ज्ञान असते एका पिंडाची म्हणजे देहाची जाणीव तीच दुसऱ्या देहाच्या ठिकाणीही प्रकट होते अनंत देहांच्या समुदायांना ज्ञानच जाणते देह नसल्या अवस्थेचा म्हणजे संधीचा सुषुप्तीच्या अवस्थेप्रमाणे अनुभव ज्ञानच घेते यामुळे ज्ञानाला नाश म्हणता येत नाही ज्या अर्थी ज्ञान तिन्ही काळी असते त्या अर्थी दुसरे कोणते सतत्व असेल तेव्हा सच चित ही दोन्ही लक्षणे आत्म्याच्या ठिकाणी सिद्ध झाली आता तिसरे लक्षण आनंद हे होय आत्मा हे उत्कृष्ट आनंदाचे स्थान आहे असे बहुतेक सर्व श्रुतींचे सांगणे आहे आत्मा आनंदरूप आहे हे सर्व लोकांना कसे बरे कळत नसेल कारण ज्ञानी माणूस सर्व जाणत असूनही त्याच्या ठिकाणी विषयाची आवड दिसून येते आत्मा जर प्रियतम असता तर सर्व लोकांना ते कळले असते ना आणि ज्ञाता मनुष्य विषयांकडे वळलाच नसता तर मग आत्माप्रिय कसा म्हणावा असा आक्षेप आला असता संशय निरसन केलेच पाहिजे समुदायामुळे लोकांना आत्माप्रिय आहे असे जाणवत नाही आत्माप्रिय तर आहे पण लोकांना हा विचार स्पष्टपणे कळत नाही कारण मीपणा माझेपणा यांच्या प्रबळ समुदायामुळे आत्म्याचे प्रियतरत्व त्यांना कळत नाही ज्याला आत्मतत्व खरे कळले आहे त्याच्या दृष्टीने विषय सुख नाहीसे होते परंतु तरीसुद्धा तो मनुष्य विषय भोगतो असे वाटते ते त्याचे विषय भोगणे प्रारब्धामुळे होत असते याचे निरूपण पुढे करायचेच आहे सध्या तो विषय प्रस्तुत नाही आत्मा सहजपणेच जन्मापासून ते अंतकाळपर्यंत नेहमी प्रेमरूपच असतो आणखी एक उपपत्ती सांगता येईल कळणे न कळणे हा वृत्तीचा भाग आहे पण आत्मा हा स्वयंप्रकाशी असून निखळ आनंदरूप असतो तो फक्त वृत्तीरहित अवस्थेतच कळू शकतो वृत्ती जेव्हा विषयाकार होते तेव्हा निखळ सुखाच्या रूपात असलेल्या आत्म्याचे तिला विस्मरण होते अज्ञानी लोकांमध्ये मीपणा आणि माझेपणा या वृत्तीचा प्रसार झालेला असतो याला अज्ञान हे मूळ कारण आहे ज्ञानाने जर ते अज्ञान समूळ नष्ट झाले तर वृत्तीमध्ये निखळ आनंद प्रकट होईल ज्या अंतःकरण वृत्तीला अज्ञान झाले होते त्याच वृत्तीला ज्ञानही होते या दोन्ही अज्ञानरूप आणि ज्ञानरूप वृत्तींचे आत्मा हेच एक अधिष्ठान असते आत्मा जर आनंदरूप नसता तर जगाला सुखाची कल्पनाही आली नसती आणि आनंदाच्या अभावी ज्ञात्याला अनुभव तरी कसा आला असता अशा तऱ्हेने दोन्ही बाजूंनी दोष येत असल्यामुळे आत्मा आनंदहीन आहे असे म्हणू नये तो सदोदित आनंदपूर्ण आहे अशा प्रकारे आत्मा सच्चिदानंद आणि परिपूर्ण ओतप्रोत आहे दाट भरून राहिलेला आहे तेव्हा श्रुती युक्ती अनुभव या तिन्ही प्रमाणाने आत्मा ब्रह्म आहे हे ठरते ब्रह्माची सच्चिदानंद परिपूर्ण सधन ही लक्षणे आत्म्याच्याही ठिकाणी आढळतात आता स्त्री पुत्र हे प्रिय वाटले तरी त्यांना प्रियतम असे म्हणता येत नाही त्यांच्या ठिकाणी प्रियत्वाचे पूर्ण लक्षण नष्ट होऊन त्याविरुद्ध द्वेषत्वही येण्याचा संभव असतो म्हणजे प्रियत्व या लक्षणाशी व्यभिचार दिसून येतो त्यामुळे त्यांच्या संबंधातले प्रियत्वही खोटे असते जेथे जेथे अशा प्रकारचा व्यभिचार दिसून येतो ते ते माईक म्हणजे खोटे आहे असे ओळखावे जेथे व्यभिचार होत नाही तेच मुख्य प्रियत्व जाणावे हेच मनाशी पक्के समजावे म्हणून या संदर्भात आत्म्याचे तीन प्रकार संभवतात आणि त्यानुसार त्याला तीन वेगवेगळी नावे देता येतील गौणात्मा मिथ्यात्मा आणि तिसरा मिथ्यात्मा अशी ही तीन नावे होत स्त्री पुत्र इत्यादींना गौणात्मा म्हणावे देह इत्यादींना मिथ्यात्मा म्हणावे आणि प्रत्येकात्मा चिद्घन स्वरूप साक्षीरूप हा मुख्यात्मा होय स्त्री स्त्री पुत्र यांचा पुत्र हाच स्त्री पुत्र हे गौणात्मा कसे कारण पुत्र हा वडिलांच्या संपत्तीचा उत्तराधिकारी असतो पशु धन सगळी कर्तव्यकर्मे यांचा पुत्र हाच उत्तराधिकारी असतो पुण्याहवाचनासाठी अधिकारी पत्नीच असते म्हणून स्त्री पुत्र यांना गौणात्मा ठरवले आहे सुख दुःख इत्यादी भोग घेणाऱ्या देहादिकांना सुखदुःखांच्या भोगासाठी देहादी अधिकारी आहेत म्हणून त्यांना मिथ्यात्व असे म्हटले आहे आपल्याला स्वर्गात सुख व्हावे यासाठी पुत्राने कर्मे करायचे असतात यासाठी पुत्रामध्ये आत्मत्व संभवते आपणच पुत्र रूपाने असतो आपण यज्ञादी कर्मे केली असता वार्धक्य आहे त्यामुळे ती कर्मे करण्यासाठी पुत्रास आपले प्रतिनिधी करता येते पण शरीराला रोग निर्माण झाला म्हणून स्त्री पुत्र यांना औषध पाजले आहे आणि त्यामुळे रोगाचे निर्मूलन झाले असे कधी घडत नाही तेव्हा सर्वच कर्मांना स्त्री पुत्र अधिकारी नसतात म्हणून स्त्री पुत्र यांना गौणात्मा म्हणावे त्याचप्रमाणे देह नाचतो आणि त्यातून निर्माण सुखदुःखे जीवात्मा भोगतो यामुळे देहाला मिथ्या म्हणावे त्याला मुख्य म्हणता येणार नाही गौणात्मा मिथ्यात्मा आणि मुख्यात्मा हे आत्म्याचे तीन प्रकार पाहिले परंतु प्रियत्वाच्या बाबतीत व्यभिचार होतो म्हणजे काय असे म्हणशील तर त्याचे विवरण केले जाईल सावधान होऊ नये परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीला ईशसृष्ट म्हणतात त्याचेही तीन प्रकार होतात प्रिय द्वेष आणि उपेक्ष असे ते तीन प्रकार होत याखेरीज चौथा प्रकार नाही स्त्री पुत्र इत्यादी हे प्रिय होत व्याघ्र सर्प हे द्वेष होत आणि स्वाभाविकपणेच गवत पाषाण हे उपेक्ष होत तृण पाषाण यांना आपण उपेक्ष मानतो पण त्यांच्याही बाबतीत प्रियत्व आणि द्वेषत्व असे दोन प्रकारचे व्यभिचार संभवतात गृहकार्याला ते उपयोगी पडतात म्हणून ते पाहिजे असतात त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रियत्व वाटते घर अंगावर पडले म्हणजे अथवा रस्त्याने जात असताना ठेच लागल्यावर मुळात उपेक्षा ठर असलेले हे प्रकार द्वेष ठरतात व्याघ्र इत्यादी स्वभावता द्वेष होत पण त्यांच्याही बाबतीत व्यभिचार संभवतो क्रीडा करण्यासाठी म्हणून व्याघ्रादी पाळले जातात त्यांचे लाड करताना त्यांच्याबद्दल प्रियत्व वाटू लागते कधीतरी रस्त्याने जात असता वाघ सर्पादी समोर आले असता आपण त्यांना न पाहिल्यामुळे त्यांची उपेक्षा केल्यासारखे होते ते द्वेष असतानाही उपेक्षा ठरले असा त्यांच्या बाबतीत व्यभिचार घडतो त्याचप्रमाणे स्त्री पुत्र हे आवडते असतात पण ते केव्हा आपल्या स्वभावाला ते जेव्हा अनुकूल असतात आपली सर्व कार्मे करण्यामध्ये ते तत्पर असतात तेव्हाच ते आपल्याला प्रिय असतात पण स्त्री जारिणी आहे पुत्र वाईट कर्मे करत आहे तो काही केल्यास शिकत नाही आपले ऐकत नाही धर्माविरुद्ध वागतो अशा परिस्थितीत स्त्री पुत्र ही उभयता आपोआप मनुष्याला द्वेष वाटू लागतात आता पुत्राला खूप सांगून पाहिले तरी तो काही ऐकत नाही असे असेल तेव्हा पिता त्याची उपेक्षा करतो म्हणजे स्त्री पुत्रांच्या बाबतीत प्रियत्व या गुणाच्या संदर्भात व्यभिचार आढळतो म्हणून जेथे व्यभिचार आढळतो ते वास्तविक पाहता प्रिय नव्हतेच मग प्रियतम म्हणजे सर्वात अधिक प्रिय कोठून असणार तो विचारच बोलता येणार नाही येथे एक मोठा आक्षेप येऊ शकतो असा व्यभिचार आत्म्याच्या संदर्भात होऊ शकतो आत्मा म्हणजे काय ते कळतच नसेल तर लोक स्वाभाविकपणेच त्याची उपेक्षा करणार क्रोधाच्या भरात एखाद्याने स्वतःचा प्राण दिला म्हणजे आत्महत्या केली म्हणजे आपणच आपला शत्रू झाला साहजिकच तो मनुष्य स्वतःलाच द्वेष झाला त्याला दुसरे कोण द्वेष असणार असा व्यभिचार आत्म्याच्या बाबतीत दिसून येतो तेव्हा आत्मा प्रिय तर कसा प्रिय प्रियतर प्रियतम असा विशेषणांच्या बाबतीत तरतर्म भाव असतो या शंकेचे उत्तर आता दिले पाहिजे आत्मा म्हणजे काय हे नेणतेपणाने कळले नाही म्हणून आत्म्याची उपेक्षा होते असे म्हणता पण ते खरे नाही तर मग आपण सुखी असावे असे कोणाला वाटत असते आपली आपणच उपेक्षा करील सा मनुष्य सहसा पाहावयास मिळत नाही पशु पक्षी यांना सुद्धा मनामध्ये आपल्या स्वतःबद्दल प्रेम असते आता आपला आपण द्वेष करतो खोट्याचा राग येतो म्हणून नाना प्रकारच्या व्यवहारात दुःख होते या ठिकाणी प्रीतीचा तरतम भाव होतो एकाबद्दल प्रेम वाटते एकाबद्दल द्वेष वाटतो आता सर्व पदार्थांचे प्रियत्व अथवा द्वेषत्व कसे ठरते ते ऐका जोपर्यंत देहाला सुख मिळते तोपर्यंत स्त्री पुत्र प्रिय आहेत असे वाटते पण ते मरण पावले त्यांचे अग्नि दहन झाले म्हणजे त्या स्त्री पुत्रांना टाकून मनुष्य पळ काढतोच ना आपला एखादा डोळा जाणार आहे पाय कापला तर डोळा वाचेल असे जेव्हा वैद्य सांगतो तेव्हा डोळ्यासाठी पाय कापून टाकायला तयार होतो आणि वैद्याकडून पाय कापून घेतो याचा अर्थ डोळा प्रिय असल्यामुळे आपण तो वाचवला अन्यायाने राजाने शिरच्छेद करण्याची आज्ञा केली त्यावेळी तो मनुष्य म्हणतो मला वाचवा तेव्हा राजा त्याचे कान नाक कापून त्याला सोडून देतो तेव्हा कान नाक कापून टाकले तरी आपले प्राण त्याने वाचवले त्यामुळे तो सुखी झाला एखादे कर्म हातून घडले त्यामुळे लोक निंदा करू लागले अशा अपकीर्तीला मन विटून जाते मग कित्येक लोक प्राणत्याग करतात तेथे आपला प्राण देऊन सुद्धा लोक काय मिळवतात तर स्वतःचे सुखच जपतात आपल्याला व्यवहारात जे द्वेष वाटते उपेक्ष वाटते ते बुद्धीच ठरवत असते ती बुद्धीच खोटी म्हणजे आहाच असते मन सर्वाहून प्रिय असते पण समाधीचा अनुभव घेताना तेच द्वेष वाटू लागते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानोत्तर काळी सर्वच मिथ्या वाटू लागते त्यावेळी भोतालच्या सर्वच गोष्टीविषयी उपेक्षा वाटू लागते तेव्हा या सर्वांच्या बाबतीत प्रियत्वाच्या दृष्टीने व्यभिचार आढळतो खरा प्रियतम आत्मा हाच आहे इतर वस्तूंना प्रियत्व देणे हा व्यभिचार आहे हे खरे सत्य समजून घ्यावे हे ऐकल्यावर वादी म्हणजे आक्षेपक म्हणतो की पुत्रादी कोटी येणांनी म्हणजे कोटीपटींनी प्रिय आहेत अशा अर्थाची वेदाची वचने आहेत त्यांचा म्हणजे वेदांचा तसा निर्णय आहे मग सिद्धांती म्हणजे मूळ सिद्धांत मांडणारा म्हणतो तुला पुत्रादी प्रिय वाटतात पण शेवटी ते तुला रडवतील हे खरे समजून घे श्रुतीचे असे एकच वाक्य म्हटले तरी त्याचे दोन अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे आहेत एका अर्थाने शिष्याला उपदेश केला आहे तर दुसऱ्या अर्थाने आक्षेपकाला शाप दिला आहे वाद्याला शाप कसा तर श्रुतीचा अभिप्राय असा की तुला पुत्रच प्रिय वाटणार कारण तुला आत्मा कळतच नाही त्यामुळे परिणामी अंधतम नावाचा नरक तुझ्या नशिबातून सुटणार नाही अज्ञानामुळे तू अंधतम नरकाला जाशील तेच वचन शिष्याला असे सांगते की तुला पुत्राद्री प्रिय वाटतील पण परिणामी ते तुला दुःखच देतील म्हणून तू त्यांच्यावरील प्रीती प्रीतीचा त्याग कर आत्म्याच्या ठिकाणी प्रीती उत्पन्न झाली तर सर्व विषयांबद्दल विरक्ती निर्माण होईल आणि आत्मलाभाने तत्काळ मुक्तीची प्राप्ती होईल ज्याने आत्मरूप जाणून घेतले त्याला दुसरे काही जाणण्यायोग्य उरतच नाही जे आत्मलोभाने संतुष्ट होतात त्यांना त्याहून श्रेष्ठ असा दुसरा लाभ राहतच नाही आत्मलाभ झाला आहे असा अनुभव केव्हा येतो असे विचारशील तर हा अनुभव समाधिकाळी प्रत्ययाला येतो सर्व दृश्याचा त्याग केला मिथ्या भासाला ओलांडले की मग केवळ ज्ञानस्वरूप असे आत्मरूपच उरते आत्मस्वरूपाची ओळख पटताच जे सुख होते ते भाषेने सांगता येणार नाही ते अंतःकरणाने मौनाच्या भाषेनेच अनुभवता येते येथे आक्षेपक म्हणतो माझा येथे आक्षेप आहे ज्या स्वरूपाचा आपण अनुभव घेतो तो सविकल्प किंवा निर्विकल्प त्या दोहोपैकीच एक काहीतरी असेल हे तरी तुम्ही मान्य कराल त्यापैकी सविकल्पाचा जर अनुभव घेतला तर त्याचा काही फायदा नाही आणि निर्विकल्पाचा अनुभव तर कधीच घेता येत नाही असा आक्षोप आक्षेप समोर येताच सिद्धांती पक्षाने त्या आक्षेपाला प्रतिप्रश्न केला कारण आक्षेपकाचा प्रश्न असत्य म्हणून त्याचे खंडन करणे आवश्यक होते सिद्धांत्याने वाद्याला म्हणजे आक्षेपकाला विचारले तू जी कल्पना केलीस ती सविकल्पाला झाली होती की निर्विकल्पाला झाली होती हे सांग तू म्हणशील की ती कल्पना निर्विकल्पाच्या ठिकाणी निर्माण झाली तर ते व्याधात ठरेल वाणीची हानी ठरेल कारण निर्विकल्प कधीही विकारत नाही त्याच्या ठिकाणी कल्पना झाली हे म्हणणे व्यर्थ ठरेल आता ती कल्पना सविकल्पाला झाली असे म्हणशील तरी त्या पक्षीही दोष आहेच सविकल्पाला विकल्प झाला असे म्हणशील तर चक्रिकापत्तीचा दोष येईल याचा तो आणि त्याचा हा असे बोलणे तू अगोदरच सविकल्पाची कल्पना केल्याने काही लाभ नाही असे म्हटले आहेस आणि आता तीच कल्पना पुढे मांडतो आहेस आणि सविकल्पाने विकल्पाचे रूप घेतले असे म्हटशील तर अनवस्था दोष येतो मुळातच संकल्पाचाच विकल्प झाला असे म्हणणे म्हणजे अनवस्था म्हणजे बिनबुडाचे बोलणे ठरते तेव्हा तुझे बोलणे दोषयुक्त आहे हे उत्तर कुतर्कपूर्ण आहे यावरून वादी घाबरून विचारतो मग योग्य उत्तर कोणते सिद्धांती सांगतो तर लक्ष देऊन ऐक पाणी आणि त्यावरील तरंग यात काही भेद नाही सविकल्प निर्विकल्प हा भेद त्याप्रमाणेच जाणावा आत्मा सविकल्प नाही आणि निर्विकल्पही नाही जो संकल्प करतो तो आपोआपच वेगळा पडतो जो जो जाणावयाचा प्रयत्न करावा तो, तो काहीच कळेनासे होते जाणायचा प्रयत्नच सोडून दिला तर कासावीस व्हायला होते जाणण्याचा प्रयत्न न करता आपण तेच होणे त्याला ज्ञान म्हणतात मला हे कळले असे म्हणतात सहजच आपल्या पदरी अज्ञान पडते जाणीव नेणीव त्यांचे भान न ठेवता केवळ अनुभवानेच आत्मत्वाची प्राप्ती करावी अशा प्रकारे या विचारापाशी हा समास संपूर्ण झाला इति श्रीमद् आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे प्रत्येगात्मनिरूपण प्रकारे तृतीय समास श्रीराम समर्थ